प्रिय वाचक हो ही कथा आपल्याला शिकवते की लालसा आणि स्वार्थीपणा आपल्यासाठी किती घातक ठरू शकतात ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही तर आपल्याला सतर्क राहण्याची आणि इतरांचे सल्ले ऐकण्याची प्रेरणा देते एक सुंदर गावातील सकाळ सकाळची किरणे गावाच्या शेजारील झाडांवर पडत होत्या पक्ष्यांचा गोंगाट सुरू झाला होता झाडांवरून चिरपिंग करणारे आवाज येत होते पाण्याच्या किनाऱ्यावरून हलक्या लहरींचा आवाज येत होता या गावात अनेक पक्षी राहत होते आणि त्यांना राणी पक्षीकडून मार्गदर्शन मिळत असे राणी पक्षी हुशार दयाळू आणि न्यायप्रिय होती ती प्रत्येक पक्षीच्या समस्येकडे लक्ष देत असे आणि सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला करत असे लालची पक्षीची ओळख या गावात एक लालची लहान पक्षी राहत होता त्याचे पंख रंगीबेरंगी आणि चमकदार होते पण त्याचे हृदय नेहमी लालसाप्रेमी आणि स्वार्थी असायचे तो नेहमी जास्त खाण्याचा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत असे आणि इतरांचे सल्ले दुर्लक्षित करत असे तो इतर पक्षांना म्हणायचा मला माझ्या इच्छांची पर्वा नाही मी नेहमी स्वतःसाठीच जगतो इतर पक्षी त्याच्या या स्वभावामुळे सतत काळजीत असायचे धोकादायक बैलगाड्यांचे रस्ते एक दिवस लालची पक्षी राणी पक्षीकडे गेला आणि बोलला माझी इच्छा आहे की मी गावाबाहेरच्या बैलगाड्यांकडे जाऊन काही शोधू राणी पक्षी गंभीर होऊन म्हणाली लालची तिथे जाणे धोकादायक आहे प्रत्येक पक्षी जो गाडीच्या चाकाला लागतो तो जखमी होतो तुला सावध राहायला हवे इतर पक्ष्यांना तिथे जाण्यापासून मनाई केली गेली पण लालची पक्षी आपली लालसा आणि जिद्द दाखवण्यासाठी नेहमी एकटाच गेला रस्त्यावर गमती जोखमी लालची पक्षी उडत गेला वाटेत त्याने फुलांचा रस चाखला पण तो चुकून एका ओल्या पानेवरून घसरला तो थोडा अडकला पण आपली जिद्द दाखवत पुन्हा उडाला तो म्हणाला मी काहीच न घाबरता सर्व काही करू शकतो पण त्याच्या लालसामुळे तो बैलगाड्यांच्या रस्त्याजवळ पोहोचल्यावर धोक्यात आला अपघात आणि जखमीपणा एक मोठी बैलगाडी येत होती लालची पक्षी गाडीच्या चाकाला लागला आणि जखमी झाला तो रस्त्यावर पडला हलू शकत नव्हता इतर पक्षी त्याच्या शोधात निघाले रस्त्यावरून चालताना त्यांना लालची पक्षी जखमी अवस्थेत दिसला तो खूप वेदनेत होता पंख ठिसूळ झाले होते आणि शरीर थकलेले होते राणी पक्षी येऊन म्हणाली लालची तुला हे का झाले हे सर्व तुझ्या लालसामुळे झाले लालची पक्षी हळूच म्हणाला हो मला आता समजले मी इतरांचे सल्ले ऐकले नाहीत इतर पक्षांचा पाठिंबा इतर पक्षी लालची पक्षीकडे गेले आणि त्याला मदत केली काही पक्षी त्याला अन्न आणून दिले काही त्याचे पंख धुवून साफ केले या अनुभवातून लालची पक्षी शिकला की सहकार्य आणि इतरांची मदत किती महत्वाची आहे शिकवण आणि संदेश लालसाहीनपणा नेहमीच अपायकारक ठरतो स्वार्थीपणा केवळ स्वतःसच दुखावतो इतरांचे सल्ले ऐकणे आणि धैर्य ठेवणे आवश्यक आहे सहकार्य आणि मित्रत्व हेच आपल्याला सुरक्षित ठेवतात शिक्षा लालसा आणि स्वार्थीपणा फक्त स्वतःच दुखावतात जिव्हाळा सहकार्य आणि समजूतदारपणा हेच आपल्याला सुरक्षित ठेवतात एफ ए क्यू प्रश्न एक लालची पक्षी का नेहमी एकटाच जात असे उत्तर लालची पक्षी नेहमी स्वतःच्या लालसामुळे आणि स्वार्थामुळे इतरांचे सल्ले दुर्लक्षित करत असे त्यामुळे तो एकटाच जात असे प्रश्न दोन राणी पक्षीने इतरांना का सावध केले उत्तर राणी पक्षीने इतर पक्ष्यांना सावध केले कारण गावाबाहेरच्या बैलगाड्यांचा रस्ता धोकादायक होता आणि पक्षी जखमी होऊ शकत होते प्रश्न तीन लालची पक्षीला अपघात का झाला उत्तर त्याला अपघात झाला कारण तो इतरांचे सल्ले ऐकले नाही आणि आपली लालसा पूर्ण करण्यासाठी धोकादायक रस्त्यावर गेला प्रश्न चार इतर पक्ष्यांनी जखमी पक्षीला कसे मदत केली उत्तर इतर पक्ष्यांनी त्याला अन्न आणून दिले पंख धुवून साफ केले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेले प्रश्न पाच या कथेतून आपण काय शिकतो उत्तर ही कथा शिकवते की लालसा आणि स्वार्थीपणा फक्त स्वतःच दुखावतात सहकार्य मित्रत्व आणि इतरांचे सल्ले ऐकणे महत्वाचे आहे